ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी सत्तावन्नावा शमंत हरण शतधन्व्याचा उद्धार आणि आक्रूराला पुन्हा द्वारकेला बोलावणे श्री शुक म्हणाला लाक्षाग्रहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत हे कळल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामासह हस्तिनापूरला गेले तेथे जाऊन भीष्म कृपाचार्य विदूर गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले अरे रे फार वाईट झाले ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधनव्याला म्हणाली तू सत्राजिताकडून मनी का घेत नाहीस ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते त्यानेच आता आम्हाला झिडकारून श्रीकृष्णांना ती दिली तर सत्राजिताला सुद्धा भावामागोमाग यमपुरीत का पाठवू नये शतधन्वा मूळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला होता त्या दोघांनी असा बुद्धिभीत केल्यामुळे त्याने लोभाने झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केली यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडू ओरडू लागल्या परंतु तिकडे लक्ष न देता कसाही जशी पशूंची हत्या करतो त्याप्रमाणे शतधन्वा सत्राजिताला मारून व मणी घेऊन तिथून पसार झाला वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि बाबा बाबा माझा घात झाला म्हणून विलाप करू लागली मधून मधून ती बेशुद्धही पडत होती नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापूरला गेली अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच माहीत होते राजा श्रीकृष्ण व बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यासारखे अश्रू गाळू लागले आणि म्हणू लागले अरे रे आमच्यावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला यानंतर भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधन्व्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले श्रीकृष्णाचे मनोगत शतधन्व्याला समजले तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्यांनी क्रतवर्म्याकडे मदत मागितली तेव्हा कृतवर्मा म्हणाला श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही त्यांच्याशी वैर करून कोणाचे भले होणार आहे त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायासह मारला गेला तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात हार करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले तेव्हा शतधन्व्यांनी अक्रोराला सहाय्य करण्याची विनंती केली तोही म्हणाला त्या समर्थांचे बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करेल जे लिलियेने या विश्वाची रचना संरक्षण आणि संहार करतात तसेच ते केव्हा काय करू इच्छितात ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव इत्यादी विश्वविधाते सुद्धा समजू शकत नाहीत सात वर्षांचे असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीतून उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला मी तर या अचाट कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो ते अनंत अनादी निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत मी त्यांना नमस्कार करतो अक्रूरानेही त्याला असे वाटेल लावले तेव्हा शतधनव्याने तो शमंतकमणी अक्रोराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तिथून मोठ्या वेगाने निघून गेला राजन गरुड चिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आणि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते त्या रथावर आरूढ होऊन रामकृष्ण सासऱ्याला मारणाऱ्या शतधन्व्याचा पाठलाग करू लागले मिथिलेच्या जवळ एका उपवनात शतधन्व्याचा घोडा जमिनीवर कोसळला त्यामुळे तो घोड्याला तेथेच टाकून पायीच पळू लागला तो अत्यंत भयभीत झाला होता श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले शतधनवा पायीच फळत होता म्हणून भगवंताने सुद्धा पायीच त्याचा पाठलाग करून तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यात शमंतक मण्याचा शोध घेतला परंतु मनी सापडला नाही तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूकडे येऊन म्हणाले आम्ही शतधन्व्याला उगीचच मारले कारण त्याच्याजवळ शमंतक मनी नव्हता तेव्हा बलराम म्हणाले शतधन्व्याने शमंतक मनी कोणाजवळ तरी ठेवला आहे यात शंका नाही आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे मला विधीह राजाची भेट घ्यायची आहे कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे परीक्षिता असे म्हणून बलराम मिथिला नगरीकडे गेले पूजनीय बलरामांना येताना पाहून मिथिला अधिपतीचे हृदय आनंदाने भरून आले त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजा साहित्याने त्यांची यथासांग पूजा केली यानंतर बलराम काही वर्षे मिथिला नगरीतच राहिले महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्रपुत्र सुयोधनाने बलरामाकडून गदा युद्धाचे शिक्षण घेतले प्रिय पत्नी सत्यभामेचे आवडते कार्य करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधन्व्याला मारले परंतु शमंतकमणी त्याच्याजवळ मिळाला नाही असे त्यांनी सत्यभामेला सांगितले त्यानंतर त्यांनी बांधवासह आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व अर्धदेही क्रिया करवल्या अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधन्व्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त केले होते म्हणून श्रीकृष्णाने शतधन्व्याला मारलेले ऐकून ते अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले परीक्षिता काही लोक म्हणतात की अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणाऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले परंतु जी असे म्हणतात ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात ज्या श्रीकृष्णांच्या मध्ये सर्व मुनी निवास करतात त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल हे कधीतरी शक्य आहे काय त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशी नरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता शफलक याला आपली कन्या गांधींनी दिली तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला अक्रोरसुद्धा सुद्धा पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे म्हणून तो जिथे राहतो तिथे भरपूर पाऊस पडतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचे कष्ट रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत परीक्षिता त्या लोकांचे हे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रवाचे एवढे एकच कारण नाही हे माहीत असून सुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड गोड गोष्टी बोलून त्याच्याशी संभाषण केले नंतर सर्वांचे अंतकरण जाणणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणाले हे दानशूर काका संपत्ती देणारा शमंतक शमंतकमणी शतधर्म्यांनी आपल्याजवळ ठेवला आहे ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहिती होती सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे उत्तराधिकारी होतील अशा रीतीने जरी तो मनी माझ्याकडे असला पाहिजे तरीसुद्धा तो तुझ्याजवळच ठेवू कारण आपण व्रतनिष्ठ आहात शिवाय तो मनी इतरांना सांभाळणे कठीण आहे परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मन्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही म्हणून हे अक्रूरा आपण तो मनी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात श्रीकृष्णाने अशा प्रकारे त्याची समजूत घातली तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मनी बाहेर काढला आणि श्रीकृष्णाला दिला श्रीकृष्णाने तो शमंतक मनी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मनी अक्रूराला परत दिला सर्व शक्तिमान सर्वव्यापक भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमाने परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पापे दूर करणारे व परम मंगलमय आहे जो हे वाचतो ऐकतो किंवा याचे स्मरण करतो तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापापासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो या ठिकाणी सत्तावन्नावाध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू